पुस्तकाचे नाव श्याम लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे कथा एकोणीस आत्याचे घर मी आत्याकडे राहू लागलो ही माझी आत्या माझ्या वडिलांची सर्वात वडील बहीण मला सात आत्या होत्या या सर्व आत्या जर कधी लग्नमुंजीत घरी आल्या माहेरी आल्या तर त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी हे आम्हाला समजत नसे मग आम्ही त्या त्या आत्याच्या गावाच्या नावाने हाक मारीत असू जालगावची आते वेरळची आते कापाची आते गेहमुंडची आते मुरुडची आते केळशीची आते अशा हाका मा आम्ही मारीत असू आत्याचे घर काप दापोलीच्या अगदी एका टोकाला होते त्या भागाला कोकंबे म्हणत आत्याच्या घरापलीकडे पाच सातच घरे होती त्या घरांनंतर मग कब्रस्तान व मोठी अमराई होती कब्रस्तानजवळ आत्याचे घर होते आत्याच्या घराशेजारी एक जरीमरीचे देऊळ होते जरीमरीचे देऊळ म्हणजे मरी आईचे देऊळ मरी आई किती अर्थ गंभीर शब्द मरण म्हणजे माताच होय माझ्या आवडत्या अमेरिकन व्हिटमन कवीने मृत्यूवर एक सुंदर कविता लिहिली आहे त्या कवितेत तो म्हणतो एक काळ्या सावळ्या मरणमाई ये खरोखरच तू माता आहेस थकलेल्या मुलास माता हळूच पाठीमागून घेऊन उचलते त्याप्रमाणे मृत्यू माते थकलेल्या जीवांना तू उचलून जवळ घेतेस व पुन्हा जीवनरस पासतेस माते लोकांना तुझी भीती वाटते वेडे आहेत ते मी तुझ्यावर प्रेम करतो आजपर्यंत मरणाची गाणी हृदय भरून घेऊन कोणीच गायली नाहीत का मी आनंदाने मरणाची गाणी गाईन मरणाचे स्वागत करीन अशा अर्थाच्या सुंदर कविता व्हिटमनने लिहिल्या आहेत रवींद्रनाथांनी तर फारच सुंदर वर्णन केले आहे ते म्हणतात आई मुलाला रित्या स्तनातून दुसऱ्या भरलेल्या स्तनाला लावण्यासाठी उचलते तसेच मरण होय जीवनाने भरलेल्या एका स्तनाला रिते केले आईच्या दुसऱ्या स्तनाला तोंड लावण्यासाठी आपण वळतो हा जो मधला वळण्याचा क्षण त्यालाच मृत्यू म्हणतात मृत्यू म्हणजे मृत्यू नव्हे मृत्यू म्हणजे ही जीवनच आहे वेदात ईश्वराचे वर्णन करताना यश छायामृता यश मृत्यू हा असे भव्य वर्णन ऋषींनी केले आहे जीवन व मरण दोन्ही ईश्वराच्या छाया आहेत उपनिषदात प्राणो मृत्यू हा असे मृत्यूचे सुद्धा प्राणच आहे मृत्यू म्हणजे जीवन होय असे लिहिले आहे माझ्या आत्याच्या घराशेजारी मरणाचे स्मरण राहत असे श्री एकनाथ नेहमी म्हणत की मरणाचे स्मरण मनुष्याने सदैव ठेविले तर तो चांगल्याच रीतीने वागेल उद्या तू मरणार आहेस असे जर एखाद्याला सांगितले तर तो उरलेला जीवनाचा काळ कशा रीतीने दवडील तो सर्वांशी गोड बोलेल केलेल्या अपराधाची क्षमा मागेल कोणाजवळ भांडणार नाही कोणावर रागवणार रुसणार नाही त्याचे डोळे प्रेमळ होतील ओठ गोड होतील हृदय हळवार होईल बुद्धी धीरगंभीर होईल दोन दिवस जगात राहावायचे आहे हसावे खेळावे प्रेम लुटावे आनंद निर्माण करावा असे माणसाने म्हटले पाहिजे परंतु जगात याच्या उलट कारभार हजारो वर्षे चालला आहे व म्हणून तुकाराम महाराज दुःखाने म्हणाले एकमेकांचे दहने पाहून न होता शहाणे माझ्या आत्याचे घर टेकडीच्या पायथ्याशी होते टेकाड फोडून खणून आत्याच्या यजमानांनी जमीन तयार केली होती आत्याच्या यजमानांना आम्ही तात्या म्हणत असू तात्या तरुणपणी फार उद्योगी होते डोंगर खणून त्यांनी पीक घेता येईल अशी जमीन तयार केली कितीतरी फणसाची व आंब्यांची झाडे त्यांनी स्वतःच्या हातांनी लावली त्या झाडांना फळे येऊ लागली तात्या अभिमानाने सांगायचे ही सारी माझ्या हातची झाडे तात्यांना फुलझाडांचाही फार नाद होता तऱ्हेतरीची फुलझाडे त्यांनी लावली होती अनंत बटमोगरा साधा एकेरी मोगरा कण्हेरी कांचन तगर जाई जुई गुलाब जास्वंद कितीतरी फुलझाडे त्यांच्याकडे होती गजरी जास्वंद कातर जास्वंद पांढरी जास्वंद कितीतरी पुन्हा त्यात प्रकार होते त्यांनी सोनचाफा कंकरी वगैरे कितीतरी सुवासिक फुलझाडे माझ्या समक्ष लावली ते म्हातारे झाले होते तरी त्यांचा उत्साह कायम होता त्यांना दम लागत असे तरी ते काही ना काही परसाद करीतच असायचे पावसाळा आला की चांगल्या आंब्यांच्या जपून ठेवलेल्या बाठी ते परसात कडेला लावायचे दरवर्षी नवीन फळझाडे नवीन फुलझाडे लावल्याशिवाय ते राहत नसत त्यांनी कॉफीचे झाड लावले होते ते छान झाले होते त्याला कॉफीची ती बारीक बारीक लालसर हजारो फळे लागत पेरूची झाडे जांबाची झाडे नारळी पोफळीची झाडे केळी सारे प्रकार तेथे होते तुतीचे झाड प्रथम मी तेथे पाहिले चंदनाची झाडेही त्यांनी लावली होती तात्यांनी टेकडीच्या टोकाला एक मोठी गुहा खोदली होती प्रचंड जांभ्या दगडात ती दहा फूट बाय दहा फुटाची गुहा होती गुहेच्या दारातून वाकून जावे लागे आत गंभीर शांत वाटे गुहेच्या आत चोहबाजूस तसेच वर खाली छिनून छिनून सारखे केले होते प्राचीन काळी लेणी कशी खोदीत त्याची कल्पना आम्हाला तात्यांनी दिली तात्यांनी पुढे मागे ध्यानधारणा करण्यासाठी म्हणून ही गुहा खोदली होती तात्या निर्भय होते दूरच्या एका पहाडात त्यांचे गाव होते डोंगरातील आपल्या मालकीच्या गवताच्या जागेला लाग म्हणतात तात्या लागीत रात्री रखवालीसाठी जात डोंगरात रानडुकरे असतात रानडुकरांची मुसंडी मोठ्या जोराची असते रानडुकराजवळ लढणे सोपे नसते तात्या पाजळलेला एक लखलखीत सुरा जवळ घेऊन जात ते म्हणत आलीच वेळ तर डुकराची आतडी आणीन समोरून वाघ आला तर त्याला भीत नसत कोकणातील वाघ फार भयंकर नसतात तरी किती झाले तरी वाघच तो तात्या रात्री दुसऱ्या एका तात्या प्रधान नावाच्या सुखवस्तुगृहस्थाकडे गप्पा मारावयास जायचे ते रात्री बारा बारा वाजताही घरी परत येत तशा वेळेस कधी कधी वाघ त्यांच्या सामोरी जाई तात्या तसे प्रसंग सांगत असत तात्या फार स्वाभिमानी होते ते सरकारी पोलीस पाटील होते एकदा कलेक्टरचा मुक्काम आला होता कलेक्टरच्या बरदाशीसाठी जे बिल होते ते त्यांनी कलेक्टरकडे पाठविले त्या बिलात सहा आणि चार पै जास्त आकारण्यात आले असे कलेक्टरने कळविले कलेक्टरने तेवढी रक्कम नामंजूर केली उगाच ठपका दिलेला तात्यांना सहन झाला नाही तो सहा आणि चार पैचा प्रश्न नव्हता तो चारित्र्याचा व नीतीचा प्रश्न होता तात्यांनी कलेक्टरवर फिर्याद केली त्यांनी कलेक्टरला कोर्टात खेचले कोर्टात कलेक्टरला खुर्ची देण्यात आली तात्या कोर्टात म्हणाले कोर्टात जर सारे सारखे न्यायासनासमोर उच्च नीच नाही कलेक्टरला जर खुर्ची देण्यात आली तर ती मलाही मिळाली पाहिजे शेवटी तात्यांनाही खुर्ची मिळाली तात्यांचा हा सहा आणि चार पैचा खटला सर्वश्रेष्ठ न्यायासनापर्यंत गेला शेवटी तात्या विजयी झाले सहा आणि चार पैचा खर्च सर्व खर्च त्यांना मिळाला निर्णय पत्रात न्यायाधीशांनी कलेक्टरांचे चांगलेच कान उपटले ज्या सरकारात नोकरीची इभ्रत राहत नाही त्या सरकारची नोकरी नको असे तात्यांनी ठरविले तात्यांनी राजीनामा पाठविला व स्वावलंबनाने ते शोभू लागले तात्या करारी होते जे एकदा ठरले ते ठरले त्यांच्याजवळ दृढव्रती मनुष्य दुर्मिळ होता तात्या गांजा उडीत असत पंचवीस तीस वर्षांची त्यांना गांजाची सवय परंतु ज्या वर्षी मी त्यांच्याकडे राहावयास आलो त्या वर्षीच्या निमित्त गांजा ओढणार नाही असे त्यांनी व्रत घेतले हे व्रत चालविणे किती कठीण असेल याची कल्पना करणेच बरे दोन तपांची गांजाची सवय गांजे कसाची तात्यांकडे बैठक व्हायची तरीही निदान चार महिन्यापर्यंत गांजा न ओढण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले तात्यांकडे त्यांचे मित्र येत असत तात्या गा त्यांना गांजा पिळून चिलम तयार करून देत परंतु स्वतः एकही झुरका ते उडीत नसत चार महिने याप्रमाणे गेले व तात्यांचे पंचवीस वर्षाचे व्यसन सुटले विडीचे सुपारीचे व चहाचे व्यसन आपणास सोडता येत नाही परंतु तात्यांनी गांजासारखे मादक व तलप निर्माण करणारे कित्येक वर्षाचे व्यसन मनात इच्छा येताच सोडून दाखविले आणि पुन्हा गांजा कशी मंडळी रोज घरी जमत असतानाही हे त्यात विशेष विकारही तौ सती विक्रयंते येशान चेतासी स विकार वस्तू जवळ असूनही ज्याचे मन निर्विकार असू शकते तेच खरे धीरवीर होत तात्या अशा धीरवीरांपैकी एक होते मला ते थट्टे न म्हणत श्याम तू आलास व माझे व्यसन सुटले हा तुझा चांगला पायगुण तात्यांच्या इच्छाशक्तीचा तो विजय होता तात्या अत्यंत व्यवस्थित होते त्यांच्या कपाटात सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवलेल्या असत लहान नातवंडास खाऊ देत तो खाऊ प्रमाणात असावायाचा पेपरमीटची वडी पेढा असला खाऊ देत नसत मनुका बेदाणा किसमिस कारकाचे तुकडे हा त्यांचा खाऊ होता मोजून खाऊ द्यायचे त्यांच्याजवळ घड्याळ होते ते बारा वर्षात कधी बिघडले नव्हते निजून उठताच ते किल्ली देत त्यात कधी खंड पडलेला मी चार वर्षात पाहिला नाही पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तीन चार गाद्या स्वच्छ ठेवलेल्या असत पांघरा वयास घोंगडी पाच सहा घोंगड्या तिथे नीट ठेवलेल्या असत तात्यांना घोंगडी फार आवडत असे गादीवर घोंगडी घालून मग ती वरतीने जायचे ते हसत म्हणायचे की मरताना मनुष्याला घोंगडीवर घेतात मी नेहमीच घोंगडीवर असतो देवाकडे तुझ्या गाद्या गिरद्यावरून तुला जाता येणार नाही देवाकडे नम्र होऊन जा घोंगडीवरून उतरून जा असा या रूढीत महान अर्थ आहे असे तात्या सांगत तात्या मोठे सहृदय होते त्यांचे संस्कृतचे अध्ययन चांगले होते नवनीत त्यांना पुष्कळ पाठ होते कितीतरी मजेदार गोष्टी व अनुभव ते सांगायचे तात्यांचा स्वभाव प्रेमळ होता त्यांनी स्वतःच्या मुलांना किंवा मुलांच्या मुलांना कधी मारले नाही माझ्याच्याने मुलांना मारवत नाही मारलेले बघवत नाही असे ते म्हणायचे तात्या जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या घरी रॉकेल कधी आले नाही रॉकेलचा वासही त्यांना खपत नसे रॉकेलचा कंदील घेऊन कोणी रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे जर आले तर तो येणारा अंगणाच्या कडेला आहे तोच तात्याच्या तीव्र नाकाला वास यावायचा व ते लगेच म्हणायचे जा श्याम त्यांना तेथेच कंदील ठेवून वर येण्यास सांग तात्यांच्याकडे ग्रामोद्योग होता कडू तेल दिव्यात वापरण्यात येत असे याच थंड दिव्याजवळ आम्ही अभ्यास करीत असू वाचित असू माझ्या डोळ्यांना त्यापासून फार फायदा झाला रात्रीच्या वेळेस बाहेर नेण्यासाठी वगैरे म्हणून खोबरेल तेलाचा एक वाटोळा काचेचा सुंदर कंदील त्यांच्याकडे होता तात्यांना दमा होता म्हणून ते फक्त घरात एक वेळ चहा घेत असत बाकी कोणी घेत नसे तात्या रोज एक दोन भिलावे कुटून त्यात थोडी चिंच व थोडी साखर घालून त्याची गोळी करून गिळीत असत या औषधाने सर्व रोग बरे होतात असे ते म्हणत तात्यांना पोटदुखी होती परंतु त्या उपायाने ती सर्व गेली पोट नेहमी साप राहावयास हा सोपा उपाय असे ते म्हणायचे एखाद्या वेळेस गावात अमांशाची वगैरे साथ आली म्हणजे आम्हालाही बिलाव्याची गोळी ते द्यायचे मी तात्यांना विचारी तात्या भिलावा तोंडात उभरणार नाही का तात्या म्हणत त्यात चिंच आहे त्यामुळे उभरणार नाही शिवाय तोंडात चगळीत बसू नको एकदम दाताखाली न लावता गोळी गिळ म्हणजे काही होणार नाही तात्यांना शोभणारीच माझी आत्या होती माझी आत्या ही अत्यंत निर्लस होती घरात कांडण करण्यापासून आत्याची तयारी असे भाजीपाले पेरावायचे त्यांना पाणी घालावायचे ही कामे आत्याची असत सर्व गावाच्या आधी आत्याकडे भेंड्यांची भाजी तयार व्हायची व लोक विकत घ्यावयास यावयाचे दिडकीस तीन भेंड्या आत्या देत असे गायीचे दूध आत्याच काढी आत्याशिवाय गाय दूध देत नसे रोज पहाटे गायीची पूजा आत्या करावायची आत्याची व्रत व्रतवैकल्ये फार तुळशीच्या एकशे आठ प्रदक्षिणा तिच्या कधी चुकल्या नाही एकादशी सोमवार प्रदोष सारे उपवास असायचे आत्याचे कधी कपाळ दुखल्याचे मला माहीत नाही दुपारी काम आटोपल्यावर आत्या पोथी वगैरे वाचावायची तात्यांना विष्णू सहस्रनाम पाठ असे आत्यांचे काम स्वच्छ व निर्मळ असायचे गंध उगाळून पूजेची तयारी करून ठेवायची एखादे वेळेत जर आम्ही गंध उगाळीत असलो तर आत्या येऊन म्हणे श्याम ढोपराच्या आत हात हात घेऊन ग्रंथ उगाळ असे केल्याने घसाघसात तुला उगळता येणार नाही हे खरे गंध उगाळावयास वेळ लागेल हेही खरे परंतु गंध गुळगुळीत येईल भराभर गंध उगळले तर तितके मृदू गुळगुळीत येत नाही देवाच्या कामाची वेट नाही मारू जे काही करावयाचे ते मनपूर्वक व भक्तीपूर्वक करावे माझ्या आत्याची केवढी ही थोर दृष्टी आत्याकडे रोज कोणी ना कोणी पाहुणे असायचे ओळखीचे गावोगावचे लोक कोर्ट कचेरीच्या कामासाठी यावयाचे व ते एक वेळ तरी आत्याकडे जेवावयास असायचेच हे सारे फुकट जेवणारे असत आत्या त्या सर्वांना पै दक्षिणा ठेवायची ती म्हणे दक्षिणा दिली की पुण्य पदरात पडते ते पुण्य का गमवा तात्या व आत्या यांचा अपूर्व जोडा होता गरिबीतही आनंदाने कसे राहावे ह्या दोघांसही माहीत होते दोघे हसतमुख व विनोदी असत परस्परावर त्यांचे फार प्रेम असे चातुर्मासात आत्याची व्रते वाढत देवांना निरनिळ्या फुलांचे लक्ष वाहण्याचे तिचे संकल्प ठरत तसेच आंब्याच्या पानाच्या पत्रावळीवर फणसाच्या पानाच्या पत्रा पत्रावळीवर जेवायचे ती नियम ठरले देवाच्या नैवेद्याला चातुर्माशापुरती एक वर्षी रोज श्रीखंडाची वडी तर दुसऱ्या वर्षी आंब्याच्या रसाची वडी अशीही नेमती करी चातुर्माशात देवाची पूजा करण्यासाठी आत्याचा लहान मुलगा जगन्नाथ व मी आमच्यामध्ये भांडणे लागे कारण नैवेद्याला श्रीखंडाची वडी मिळत असे एक दिवस मी एक दिवस जगन्नाथ अशा आमच्या पाळ्या आल्या आत्याने लावून दिल्या गोड बोलून सर्वांकडून काम करून घेण्याची कला आत्याला चांगली साधली होती आत्या स्वतः अंग मोडून काम करणारी होती पावसाळ्यात नाचणी आटवण्याचे काम करावयास आत्या पदर बांधून पुढे व्हायची मग आम्ही मुलेही निघत असू मिरच्यांना पाणी घालावयास आत्या निघाली की आम्ही उठत असू भात भरडावयास घरटावर आम्हीही उभे राहून हात लावित असू आत्याने कसून काम करण्याची सवय मला लावली एखादे वेळेस जेवताना जर तुपाचा वास येत असला तर आत्याच्या जगन्नाथाला खपत नसे आत्या म्हणायची तो श्याम बघ काही कुरकुर करतो का अरे श्याम तुमच्या नशिबाने वासोळे तूप येथे खायला मिळते आहे उद्या तुम्ही मोठे व्हाल तो तेही दृष्टीस पडणार नाही दुधा तुपाचे शब्दच उरतील आत्याचे भविष्य खरे नव्हते असे कोण म्हणेल देशामधील दारिद्र्य वाढत आहे हे दादाभाईजींच्या पुस्तकावरून सिद्ध नव्हती का करीत तर तिचा पन्नास वर्षाचा अनुभव तिला ही गोष्ट पटवीत होता एखादे वेळेस तूप नसले तर आत्या म्हणावायची थांबा रे नैवेद्य आधी नका दाखवू अन्न शुद्ध हवी ना आम्हाला आश्चर्य वाटे की आत्या अन्न शुद्ध एकदम कोठून आणणार परंतु आत्या ताकाचा थेंब भातावर वाढी व म्हणे झाली अन्नशुद्धी देव भावाचा भुकेला आत्या असे म्हणून मंद हास्य करी व आम्हालाही हसू येई व सारे गोड होई तात्यांचा सर्वात वडील मुलगा शास्त्री झालेला होता चातुर्माशात ते कोणत्या तरी गावी पुराण सांगावयात जात असत त्यांचा स्वभाव जरा तामशी होता ते घरी खूप काम करीत ते सशक्त होते परंतु रागीट होते लहान भाऊ जगन्नाथ त्याला ते फार मारावायचे जरा काही चुकले की आहेच मार ते त्याला अमरकोश कीर्तन मुक्ताहारातील आख्याने वगैरे पाठ करावयास लावायचे शास्त्री बुवा कीर्तन करीत जगन्नाथाला पाठीमागे साथ देण्यासाठी तयार करावा असे त्यांच्या मनात होते जेवताना प्रत्येक घासाला गोविंद म्हणत गंध लावले नाहीस संध्या म्हटली नाहीस काहीतरी खुसपुट काढून ते जगन्नाथाला रागे भरत व मारीत दादांचा शब्द ऐकला की जगन्नाथ व मी घाबरत असू शास्त्री बुवांना जगन्नाथ दादा म्हणत असे दादा म्हणजे वळले तर सूत नाही तर भूत असे होते कधी कधी ते फार लाडात यावायचे व अगदी प्रेमाचा पाऊस पाडावायचे तर कधी कधी उरुक व्याघ्रचे स्वरूप धारण करावायचे त्यांचा चेहरा उग्र दिसे ते नाक साफ करीत तो आवाज कितीतरी दूर ऐकू जावा याचा शौचाहून आले म्हणजे कितीदा पायावर पाणी ओतायचे आणि किती चुळा भरायच्या याचे त्यांचे शास्त्र असे शौच मुखमार्जन झाले की हातात केरसुणी घेऊन ते सर्वत्र साफसफाई करीत व मुखाने नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाळ हरे असे म्हणत असत दादा जगन्नाथाला मारू लागले म्हणजे तात्यांना वाईट वाटे परंतु करत्या व मिळवत्या मुलाला ते काय बोलणार दादाची बायको माझ्या गावचीच ती मी तिला वहिनी म्हणत असे तिचा गावचाच मी असल्यामुळे एक प्रकारे तिच्या माहेरचाच मी होतो परंतु ती माझ्या अतेभावाची पत्नी असल्यामुळे मी तिला सासरच्या माणसांपैकीच एक वाटत असे त्यामुळे कधी ती माझ्याशी गोड बोले तर कधी ती रागवे कधी माझे उष्टे ती मला काढावयास लावी तर कधी मी होऊन काढू लागलो तर राहू द्या भाऊजी मी काढीन जा तुम्ही असे गोड शब्दात सांगावयाचे एखाद्या वेळेस वहिनी रागावलेली असली म्हणजे स्वतःच्या लहान मुलीस ती बदड बदड बदडायची सासूरवासनी स्वतःच्या सत्तेची एकच वस्तू असते व ती म्हणजे तिचे मूल कुठेतरी राग काढावयात जागा पाहिजे असते ती मुलांना पाठीवर मुलांच्या पाठीवर मिळत असे पुण्याला मी मामा मामीच्या मुलीस खेळवीत असे तेथे काप दापोलीस भावाच्या मुलीस खेळवावे लागे वहिनी मुलीला मी घेऊन गेलो म्हणजे वहिनी प्रसन्न असे आत्याचा जगन्नाथ हा सर्वात लहान मुलगा तो तात्या व आत्या यांचा लाडका होता कारण लहानपणी आजारातून मरता मरता वाचला होता तात्या त्याला लहानपणी रोंग्या म्हणत जगन्नाथ माझ्यापेक्षा दोन अडीच वर्षांनी लहान होता जगन्नाथचा आवाज गोड होता जगन्नाथ व मी दोघे लंगडीचे खेळ खेळत कधी चेंडूने गावठी क्रिकेट खेळत असू एखाद्या वेळेस आत्याच्या मुली माहेरी आल्या असल्या म्हणजे त्या मी जगन्नाथ वहिनी सारी जसे चांदण्यात लंगडीने किंवा छप्पो पाणी खेळत असो आत्या किंवा तात्या किंवा सनातनी दादा ही रागे भरत नसत आत्याकडची माझी चार वर्ष तशी सुखात गेली तेथे विशेष त्रास नव्हता त्रास जरा एकच असे व तो म्हणजे कधी कधी कराव्या लागणाऱ्या कामाचा पाऊस संपल्यावर मिरच्यांना पाणी नेऊन घालावे लागे आत्याच्या विहिरीवर हात राहत नव्हता दोरीने पाणी खेचून काढावे लागे त्यामुळे हाताला करकोचे पडत व हात दुखत कधी मी दळावयास भात भरडावयासही हात लावित असे कधी माझे उष्टे शेण मलाच करावे लागे पत्रावळीसाठी पाणी आणावयास जावे लागे असे व पत्रावळी लावाव्या लागत असत देवपूजा व फुले वेचणे ही कामेही पुष्कळदा माझ्याकडेच असत परंतु मी कधी कुरकुर केली नाही किंवा वडिलांजवळ तक्रार केली नाही आत्याचे देव देवतार्चन फार त्यामुळे जेवणात सदैव उशीर होत असे शाळा दीड पावणे दोन मैल दूर टेकडीवर जेवण झाल्यावर मी पळत पळत जात असे तरीही घंटा सापडत नसे रोज तुला उशीर कसा होतो असे शिक्षक बोलत तरी मी आत्याला नऊ वाजले असले तरी साडेनऊ सांगत असे परंतु आत्याच्या तुळशीच्या प्रदक्षिणा असत त्या तिने कधी घातल्या नाहीत तर दुपारी ऊन होत असे उन्हाचा तिला त्रास होई तिचेही खरे व मला उशीर होई ही गोष्टही खोटी नव्हती एके दिवशी मी न जेवता उपाशी शाळेत गेलो नेमके त्याच दिवशी माझे वडील तेथे आले होते त्यांना कळले की मी न जेवता शाळेत गेलो आत्याला वाईट वाटले दुसऱ्या दिवसापासून श्यामला जर लवकर भातभाजी मिळू लागली त्याग केल्याशिवाय कोणतेही फळ मिळत नसते त्यागेन एकेन अमृत तत्वामान शुहा एक दिवसाच्या अन्य त्यागाने मी कायमचे लवकर जेवण प्राप्त करून घेतले स्वल्प मप्यश धर्मस्य त्रायते महतो भयात थोडाही त्याग मोठ्या संकटापासून वाचवू शकतो बुवांचा मला फारसा त्रास होत नसे परंतु रात्री दिव्याजवळ ते वाचू देत नसे। सारा दिवस काय करता रात्री नाही दिवे जाळून अभ्यास करावा याचा असे ते म्हणत त्यामुळे माझा दिवसाचा वेळ मी शक्यतो फुकट दवडीत नसे तात्यांच्या मृगाजीन घातलेल्या बैठकीवर दादा आम्हाला बसू देत नसत ते मृगाजीन जुने होत आले होते त्यामुळे त्यावरचे केस पुष्कळशे झडून गेले होते दादांना वाटे की आम्ही त्यावर बसतो म्हणून केस झडतात एके दिवशी मी मृगाजिनावर वाचित बसलो होतो तर दादांनी शेवटी मला हात धरून उठविले दादा घरात असले म्हणजे मृगाजिनाच्या बैठकीवर मी कधी बसत नसे ते बसणे नको व अपमान करून घेणे नको आत्याकडच्या चार वर्षाच्या आयुष्यक्रमात माझा पुष्कळ फायदा झाला मी कधी आजारी पडलो नाही वेळ फुकट न दवडण्यास मी शिकलो लवकर निजणे व लवकर उठणे हा नियम येथे सहसा पाळला जाई व्यवस्थितपणाची सवय लागली कामाचा कंटाळा गेला कोणतेही काम करण्याची लाज वाटेनाशी झाली कितीही कष्ट पडले तरी ते विद्येसाठी केले पाहिजेत हे शिकलो माझ्या वर्तनामुळे माझ्या मायबापास पुष्कळ समाधान वाटू लागले श्याम कधी अगदीच टाकाऊ नाही असे त्यांना वाटू लागले आजोबा तर मला म्हणत श्याम तू इतका निवळशील असे कधीही वाटले नव्हते जमीन आसमानचा फरक तुझ्यात झाला आहे भांडखोर व हट्टी श्याम कष्टाळू व गुणी होत आहे तसा चांगला हो व नाव काढ कधी सुटीत घरी गेलो व असे शब्द कानावर पडले म्हणजे मला धन्य धन्य वाटे माझ्या अंगावर मुठभर मास चढे आत्याच्या घरी राहिल्यामुळे जसा फायदा झाला तसा दापुलीच्या शाळेतही माझ्या हृदयाचा व बुद्धीचा चांगला विकास झाला तो कसा ते उद्या सांगेल